नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा तुमच्या आवडीच्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचे नाव आहे पुस्तिका ऑडिओ बुक आज आपण ऐकणार आहोत रॉबिन शर्मा लिखित who will cry when you die तुमच्या मृत्यूनंतर कोण रडणार आहे मंत्र पहिला तुमच्यातील चमक शोधा मी जेव्हा मोठा होतो तेव्हा माझे वडील मला जे काही म्हणाले ते मी कधीच विसरू शकत नाही ते म्हणाले मुला जेव्हा तू जन्मलास तेव्हा तू रडलास आणि सगळे जग आनंदवले आता तू तुझे आयुष्य अशा रीतीने घालव की जेव्हा तुझा मृत्यू होईल तेव्हा सगळेजण रडेल व तू आनंदी होशील आपण अशा युगात वावरतो आहोत की आपण जीवन म्हणजे काय हेच विसरून गेलो आहोत आपण अगदी सहजतेने एखाद्या माणसाला चंद्रावर पाठवू शकतो पण एखाद्या नवीन शेजाऱ्याला भेटायला जाण्यासाठी रस्ता ओलांडायला आपल्याला अडचणी येतात आपण एखादे क्षेपणास्त्र अगदी सूक्ष्म अचूकतेने सोडू शकतो पण मुलांबरोबर वाचनालयात जाण्यासाठी दिलेली वेळ पाळताना आपल्याला अडचणी येतात आपल्याला एकमेकांशी संबंध जोडण्यासाठी आपल्याकडे ईमेल फॅक्स फोन्स वगैरे सुविधा आहेत पण आपण अशा काळात वावरतो आहोत की माणसा माणसातला दुवा कमी जोडला आहे माणुसकीशी आपला संबंध हरवला आहे आपले उद्दिष्ट आपण हरवले आहे ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्यावरचे आपले लक्ष उडाले आहे म्हणूनच या पुस्तकाच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला आदराने हे विचारतो की तुमच्या मृत्यूनंतर कोण रडणार आहे या ग्रहावर वास्तव करण्याचा तुम्हाला फायदा मिळाला तेव्हा तुम्ही किती माणसांच्या काळजाला हात घालणार आहात पुढच्या पिढीवर तुमच्या जीवनाचा काय प्रभाव पडणार आहे तुमच्या शेवटच्या श्वासानंतर तुमच्या पिढीसाठी तुम्ही काय वारसा सोडणार आहात माझ्या जीवनातल्या मी शिकलेल्या धड्यामध्ये एक धडा मला असा मिळाला की जर तुम्ही तुमच्या आयुष्यावर कृती केली नाही तर आयुष्याला तुमच्यावर कृती करण्याची सवय लागेल दिवस आठवड्यातून निष्ठून जातात आठवडे महिन्यातून आणि महिने वर्षातून निघून जातात लवकरच सर्व संपून जाते आणि तुमचे अर्धे आयुष्य संपलेले असते व मनातल्या पश्चातापाशिवाय तुमच्या हातात काहीही उरत नाही जॉर्ज बर्नन शॉ यांना त्यांच्या शेवटच्या क्षणी विचारले होते तुम्हाला तुमचे आयुष्य परत जगायला मिळाले तर तुम्ही कुठली गोष्ट कराल त्यांनी जरा वेळ विचार केला व खोल निश्वास सोडून उत्तर दिले मला असा माणूस व्हायला आवडेल की जो मी होऊ शकलो असतो पण झालो नाही असे तुमच्या बाबतीत घडू नये म्हणून मी हे पुस्तक लिहिले आहे मी एक व्यावसायिक वक्ता असल्यामुळे दक्षिण अमेरिकेत शहराशहरात सभासंमेलनात भाषणे देण्यात आणि व्यवसायात उत्तम नेतृत्वावर आणि वैयक्तिक जीवनावर माझे विचार वेगवेगळ्या लोकांसमोर मांडण्यातच माझे पुष्कळचे आयुष्य व्यतीत होते जरी ते सर्व वेगवेगळ्या व्यवसायातून आलेले असले तरी आजकाल त्यांचे प्रश्न एकाच गोष्टीभोवती केंद्रित असतात माझ्या जीवनाला जास्त अर्थ कसा प्राप्त होईल माझ्या कामातून चिरकाल टिकणारे सहाय्य मी कसे करू आणि जास्त उशीर होण्याआधी माझा जीवन प्रवास आनंदात जगण्यासाठी मला सहज करण्याजोग्या गोष्टी कुठल्या माझी उत्तरांची सुरुवात नेहमी त्याच मार्गाने होते तुमच्यातली चमक ओळखा माझा असा विश्वास आहे की आपल्या प्रत्येकात पुष्कळशी विशिष्ट कौशल्य आहेत जी त्याचा उपयोग योग्य वापर व्हावा याची वाट पाहत आहेत आपण येथे सर्व एका अद्वितीय उद्दिष्टासाठी आहोत एक उदात्त हेतू आहे ज्याने आपल्यातली उच्च क्षमता व्यक्त होईल त्यावेळेस आपल्या जीवनाचे मूल्य वाढेल तुमच्यातली चमक ओळखा याचा अर्थ असा नाही की तुम्ही तुमची सध्याची नोकरी सोडा याचा सोपा अर्थ इतकाच की तुमच्या कामात तुम्ही सर्वस्व होता आणि ज्या गोष्टी आणि ज्या गोष्टी तुम्ही सगळ्यात चांगल्या प्रकारे करू शकाल त्यावर लक्ष केंद्रित करा याचा अर्थ तुम्हाला हवे असलेले बदल दुसरी माणसे करतील याची वाट पाहणे थांबवा आणि महात्मा गांधींनी म्हटल्याप्रमाणे तुमच्या जगात तुम्हाला अत्यंत हवा असलेला बदल तुम्ही स्वतः हवा मंत्र दुसरा दररोज एका अनोळखी माणसावर दया दाखवा ऑल सकलेनी यांच्या मृत्यूशय्येवर त्यांच्या जीवनातल्या शिकवणीवर मनन केले आणि त्यांचे सारसात सोप्या शब्दात मांडले चला आपण एकमेकांशी दयाळूपणे वागण्याचा निश्चय करू वर्तमानपत्र व मासिकाच्या मुखपृष्ठावर झळकण्यासाठी आपल्याला काहीतरी महान कार्य करावे लागते असा आपला नेहमीचाच समज असतो या पलीकडे सत्य काही नाही दयाळूपणाच्या आणि सभ्यतेच्या क्रिया दररोज सातत्याने करणे म्हणजे अर्थपूर्ण जीवन जगणे आणि याच क्रिया जीवनात महान कार्य करण्यात समाविष्ट झालेल्या असतात तुमच्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक माणसाकडे शिकवायला एक धडा असतो आणि सांगायला एक कथा असते तुम्हाला सदहृदय आणि सभ्य माणूस बनवण्याची संधी तुमच्या जीवनात आलेला प्रत्येक माणूस तुमचे जीवन घडवण्याचा प्रत्येक क्षणी देत असतो तुम्ही खरोखर जसे आहात तसे बनण्यास सुरुवात का करत नाही आणि तुमच्या स्वभावतालचे जग समृद्ध करण्यास जे करायला पाहिजे ते करण्याची सुरुवात का करत नाही तुम्ही दररोज एका माणसाला हसवलं किंवा एका अनोळखी माणसाला आनंदित केले तरीही तुमचा तो दिवस खरा योग्यतेचा आहे असे मी म्हणेन सोप्या शब्दात सांगायचे तर या ग्रहावर जी जागा आपण व्यापत असतो त्याचे भाडे देणे म्हणजे दयाळूपणा दाखवणे अनोळखी माणसांना अनुकंपा दाखवताना जास्त दयाळू व्हा आपल्या मागच्या वाहनातील माणसाला आधी जकात भरू देणे रेल्वेत एखाद्या गरजू माणसाला आपली जागा देणे एखाद्याला पहिले अभिवादन करणे या गोष्टींनी आपली सुरुवात करू शकता नुकतेच मला द मॉग हो सोल्ड हिज फरारी च्या वॉशिंग्टनमध्ये राहणाऱ्या एका वाचकाचे पत्र आले त्यात त्याने लिहिले होते माझ्या आध्यात्मिक मार्गाला ज्यांनी कोणी मला मदत केली असेल त्यांना माझ्या आर्थिक उत्पन्नाचा दहावा हिस्सा देण्याची माझी पद्धत आहे माझ्या शुभेच्छा आणि कृतज्ञतेचा भाग म्हणून मी शंभर डॉलरचा चेक पाठवत आहे त्याचा स्वीकार करावा त्याच्या या दातृत्वाचे उत्तर म्हणून मी माझ्या कार्यक्रमाची मंजूषा त्वरित तिला पाठवून दिली तिला तिच्या देणगीची किंमत मिळाली अत्याधिक तळमळीने आणि प्रामाणिकपणे केलेल्या दानाच्या माहितीची शिकवण तिच्या या कृतीतून मिळते मंत्र तिसरा तुमचा दृष्टिकोन ठरवा एका जुन्या गोष्टीत सांगितल्याप्रमाणे एक दिवस एक गंभीर आजार असलेला माणूस व्हीलचेअरवर बसून एका इस्पितळात दाखल झाला जिथे अजून एक रुग्ण खिडकीजवळच्या पलंगावर विश्रांती घेत होता जेव्हा त्या दोघांमध्ये मैत्री झाली तेव्हा तो खिडकीजवळचा रुग्ण नेहमी खिडकीबाहेर बघायचा आणि त्या अंथरुणाला खिळलेल्या माणसाला खिडकीबाहेरच्या वातावरणाचे स्पष्ट वर्णन पुढचे काही तास आनंदाने सांगायचा एखाद्या दिवशी तो इस्पितळाच्या पलीकडे असलेल्या बगीच्यामधल्या झाडांचे सौंदर्याचे वर्णन करायचा आणि वाऱ्यामुळे झाडांची पाने कशी नाचायची याचा वर्णन करायचा तर कधी तो इस्पितळातल्या लोकांचे चालणारे काम क्रमाक्रमाने वर्णन करून ते इस्पितळ कसे जात येत आहेत हे आपल्या मित्राला सांगायचा पण जसजसा काळ जाऊ लागला तसतसा तो अंथरुणाला खिळलेला माणूस त्याच्या मित्राने केलेली वर्णन आणि सौंदर्य न बघता आल्यामुळे स्वतःच्या असमर्थेवर निराश व्हायला लागला कालांतराने त्याचा मित्र त्याला आवडेनासा झाला आणि नंतर तो त्याचा खूपच द्वेष करायला लागला एका रात्री त्याने खोकल्याची जबरदस्त उबळ येऊन त्या खिडकीजवळच्या रुग्णाने शेवटचा श्वास सोडला अंथरुणाला खेळलेल्या रुग्णाने मदतीसाठी बटन दाबण्यापेक्षा काही न करणेच पसंत केले दुसऱ्या दिवशी सकाळी ज्या रुग्णाने त्याला खिडकी बाहेरचे दृश्य सांगून इतका आनंद दिला होता त्याला मृत घोषित करण्यात आले आणि इस्पितळाच्या बाहेर नेण्यात आले दुसऱ्या माणसाने ताबडतोब आपल्या खिडकीजवळच्या पलंगावर हलवण्याची विनंती केली आणि ती विनंती तेथे काम करणाऱ्या नर्सनी ताबडतोब मान्य केली पण जेव्हा त्याने खिडकी बाहेर पाहिले तेव्हा बाहेरचे दृश्य पाहून त्याला फारच धक्का बसला खिडकीबाहेर एका मोठी विटांची भिंत होती त्याच्या खोलीत राहणाऱ्या त्याच्या मित्राने अतिशय प्रेमाने त्याच्या दुःखात आणि अडीअडचणीच्या काळात त्याला बरे वाटावे म्हणून त्याच्या कल्पनाशक्तीतून आश्चर्यकारकरीत्या बाहेरची दृश्य त्याला रंगवून सांगितली होती निस्वार्थी प्रेमापोटी तो असा वागला होता जेव्हा मी या गोष्टीबद्दल विचार करतो तेव्हा माझे मन त्याबद्दल पलटलेले असते जेव्हा आपण प्रतिकूल परिस्थितीतून जात असतो तेव्हा आनंदी आणि परिपूर्ण आयुष्य जगण्यासाठी आपण आपला दृष्टिकोन सतत बदलत राहिला पाहिजे आणि आपण सतत स्वतःला विचारले पाहिजे या प्रतिकूल परिस्थितीकडे बघण्याच्या यापेक्षा जास्त शहाणपणाचा मार्ग कुठला आहे का एक महान भौतिकशास्त्रज्ञ स्टीव्हन हॉकिंगने सांगितले की आपण अब्जावधी मंडलांच्या गोलार्थात जो एक छोटासा ग्रह आहे त्यावर राहतो दृष्टिकोन बदलण्यासाठी ही आपली कल्पना कशी वाटली ही माहिती मिळाल्यावर तुमच्या समस्या खरोखरच एवढ्या मोठ्या आहेत का तुम्ही सध्या ज्या अडचणीमधून जात आहात किंवा जी आव्हाने तुम्ही पेलत आहात ती तुम्हाला वाटतात तेवढी खरोखरच गंभीर आहेत का आपण या ग्रहावर फार थोडा काळ वास्तव्य करतो या गोष्टीचा सारासार विचार करता आपले आयुष्य म्हणजे अनंताच्या पार्श्वभूमीवर एक निव्वळ छोटासा टिपका म्हणूनच हा प्रवास आनंदी करण्याची हुशारी दाखवा आणि या प्रक्रियेची लज्जत चाका मंत्र चौथा कठोर प्रेमाची सवय करा यशस्वी आणि अर्थपूर्ण आयुष्याचे सुवर्णसूत्र म्हणजे नियमांचे काटोकोर पालन ज्या गोष्टी आपल्याला मनातून माहिती असतात की आपल्याला त्या तयार करायला पाहिजेत पण त्या आपल्याला करायची इच्छा होत नाही त्या गोष्टी शिस्त करायला लावते स्वतःसाठी ध्येय आखणे आपल्या वेळेची परिणामकारकरित्या योजना करणे लोकांना चांगल्या तऱ्हेने वागवणे कठीण प्रसंगात टिकून राहणे आरोग्याची निगा राखणे किंवा सकारात्मक विचार करणे यासारख्या गोष्टी स्वयंशिस्तीशिवाय शक्य होत नाहीत मी या स्वयंशिस्तीच्या सवयीला कठोर प्रेम करतो कारण स्वतःला कडक शिस्तीत ठेवणे ही खरं तर प्रेमाची कृती आहे एखाद्या विशिष्ट दिवशी प्रवाह ज्याप्रमाणे वाहील त्या उगात वाहून जाणाऱ्या एखाद्या पानाप्रमाणे आयुष्य जसे समोर येईल त्याला प्रतिसाद देण्यापेक्षा स्वयंशिस्त बाळगळल्यामुळे तुम्ही तुमचे आयुष्य हेतू परस्परेने तुमच्या स्वतःच्या अटीवर शर्तीवर जगायला सुरुवात करू शकता मी माझ्या परिसंवादात शिकवल्याप्रमाणे तुम्ही स्वतःवर जितके कडक अनुशासन कराल तितके जीवन तुमच्यासाठी सोपे होईल तुमच्या निवडीचा किंवा निर्णयाचा दर्जा हा तुमच्या आयुष्याचा दर्जा घडवत असतं मग तो दर्जा तुमच्या व्यवसायातल्या निवडीचा असो तुम्ही जी पुस्तकं वाचता त्यांचा असो तुम्ही सकाळी उठल्यावरचा वेळेचा असो किंवा दिवसभरात तुम्ही जे विचार करता त्यांचा असो योग्य निवड करण्यासाठी तुमची इच्छाशक्ती जेव्हा तुम्ही सातत्याने लवचिक करता त्यावेळी तुमच्या आयुष्यावर तुम्ही परत नियंत्रण मिळवता परिपूर्णतेने आणि प्रभावीपणे आयुष्य जगणारी माणसे कधीही आरामदायी आणि सोयीच्या कृती करण्यात वेळ घालवत नाहीत त्यांचे मन ज्यांना जे सांगते आहे ते ऐकण्याचे आणि शहाणपणाचे कृती करण्याचे त्यांच्या धैर्य आहे या त्यांच्या सवयीच त्यांना महान बनवतात अयशस्वी माणसांना ज्या गोष्टी करायला आवडत नाहीत त्या यशस्वी माणसांना करायची सवय असते असं विचारवंत व निबंधकारक ई एम ग्रे यांनी म्हटले आहे यशस्वी माणसांनाही त्या गोष्टी करायला आवडत नाहीत पण त्यांच्या दृढ निश्चयाच्या शक्तीपुढे त्यांची नावड गैन ठरते एकोणीसाव्या शतकातील इंग्रजी लेखक थॉमस हेनरी यांनी सुद्धा असेच भाष्य केले आहे तुम्हाला ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या जेव्हा करायच्या आहेत त्या तुम्हाला आवडो न आवडो त्या करण्याचे कर्तृत्व तुमच्यात असणे ही तुमच्या सर्व शिक्षणाची सर्वात मोठी उपयुक्त निष्पत्ती आहे आणि अरिस्टॉटनी हाच मुद्दा एका वेगळ्या पद्धतीने मांडला आहे आपण जे शिकतो ते आपण प्रत्यक्ष कृती करण्यातूनच शिकतो जसे बांधकाम व्यावसायिक बांधकाम करण्यातून शिकतो किंवा विनावादक जसा विना वादण्याच्या कृतीतून शिकतो तसे आपण प्रामाणिकपणाच्या कृती केल्या तर प्रामाणिक होतो स्वनियंत्रणाच्या कृती केल्या तर स्वतःवर नियंत्रण मिळवतो किंवा धीटपणाने वागल्यास आपण धीट होतो सूत्र पाचवे नोंदवही बाळगा वैयक्तिक विकासासाठी तुमचा सर्वात उत्तम प्रारंभ म्हणजे दररोज नोंदवही लिहिणे प्रत्येक दिवसात होणाऱ्या घडामोडी व अनुभव आणि त्यातून तुम्ही घेतलेला धडा रोज लिहून काढल्यास जसा काळ पुढे सरकेल तसा तो तुम्हाला जास्त सुज्ञ बनवेल तुम्ही कमी चुका कराल आणि तुम्हाला स्वतःची जाणीव व्हायला मदत होईल तुमचा हेतू स्पष्ट होण्यात नोंदवही लिहिण्यामुळे मदत होईल म्हणजे काही विधायक कार्य करण्यावर तुमचे लक्ष केंद्रित राहील नोंदवही लिहिण्यामुळे तुम्हाला तुमच्या स्वतःशी सतत संवाद साधण्याची संधी मिळेल ही सवय तुम्हाला जगामध्ये गहन विचार करायला लावेल जी जगात आता इतिहास जमा झाली आहे त्यामुळे तुमचे विचार स्पष्ट होतील आणि ती तुम्हाला उद्दिष्टपूर्ण आणि ज्ञानी बनवण्यास मदत करेल याशिवाय ती तुम्हाला एक मध्यवर्ती स्थान देईल जिथे तुमच्या महत्वाच्या समस्या मनातले विचार एक उच्चस्तरीय व्यावसायिक होण्यासाठी किंवा वैयक्तिक आणि आध्यात्मिक आयुष्यात हमखास यशाचे आराखडे जे तुमच्यासाठी यशस्वी ठरत आहेत आणि त्या गोष्टींची ज्या गोष्टी तुम्हाला माहीत आहेत की महत्त्वाच्या आहेत त्या साध्य करण्यासाठी जबाबदारीची जाण या सवयीमुळे होते तुमचे स्वप्न साकार करण्यासाठी आणि कल्पनाशक्ती वाढवण्यासाठी ही नोंदवही तुम्हाला वैयक्तिक स्थान देते नोंदवही म्हणजे रोजनिशी नव्हे रोजनिशी ही रोजच्या घडामोडीची लिहिण्याची वही तर नोंदवही ही रोजच्या घडामोडीची चिकित्सा आणि मूल्यमापन करण्याची वही आहे नोंदवही ही बाळगल्यामुळे तुम्ही काय करता ती कृती तुम्ही कशासाठी करता तुम्ही जे काही केले त्यापासून तुम्हाला काय बोध होतो यावर विचार करण्याचे प्रोत्साहन मिळते नोंदवही तुम्हाला तुमच्या वैयक्तिक विकासापर्यंत नेते आणि तुमच्या बुद्धिचातुर्याचा अभ्यास करण्यासाठी व्यासपीठ देते आणि नंतर तरेफची शक्ती देते जी तुमच्या भूतकाळापेक्षा भविष्यकाळ अधिक यशस्वी करते वैद्यकीय संशोधकांच्या म्हणण्यानुसार रोज कमीत कमी पंधरा मिनिटे वैयक्तिक नोंदवही लिहिण्यामुळेच तुमचे आरोग्य सुधारते तुमची प्रतिकार करण्याची शक्ती कार्यरत होते आणि तुमचा दृष्टिकोन बदलतो लक्षात ठेवा जर तुमचे आयुष्य विचार करण्याजोगे असेल तर ते लिहिण्यायोग्य सुद्धा आहे मंत्र सहावे प्रामाणिक मनाचे तत्व विकसित करा आपण पोकळ आश्वासनाच्या जगात जगतो जेथे लोक शब्दांना सहज रीतीने घेतात अशा काळात आपण वावरतो आहोत आपण एखाद्या मैत्रिणीला किंवा मित्राला पुढच्या आठवड्यात जेवायला ये म्हणून सांगतो तेव्हा आपल्याला हे चांगले माहीत असते की पुढल्या आठवड्यात आपल्याकडे अजिबात वेळ नाही पूर्णपणे माहीत असूनही आपण आपली पुस्तके कधीही देत नसतो तरीही आपण आपल्या सहकार्याला आपल्याला आवडलेले नवीन पुस्तक देण्याचे आश्वासन देतो आयुष्यात अंतर्बाह्य बदलणारी ध्येय गंभीरतेने घेण्याचा कुठलाही हेतू मनात न बाळगता आपण स्वतःशी निश्चय करतो की आपण प्रमाणबद्ध राहू आयुष्य सोप्या पद्धतीने जगू आणि जास्तीत जास्त मजा करू खूप सरावामुळे आपल्याला असे म्हणण्याची सवय होते खरोखरच असे असतेच असे नाही खरी अडचण तेव्हा येते जर तुम्ही दिलेला शब्द पाळला नाही तर तुमची विश्वासार्हता गमावता जेव्हा तुम्ही विश्वासार्हता गमावता तेव्हा तुम्ही निष्ठेच्या शुंखाला तोडत जाता आणि निष्ठेच्या शुंखाला तोडल्यामुळे मोडलेल्या संबंधाची साखळी तयार होते प्रामाणिकतेचे तत्व विकसित करण्यासाठी एका आठवड्यात तुम्ही किती वेळा छोटी असत्य विधानं केलीत यावर लक्ष ठेवा पुढचे सात दिवस तुम्ही फक्त सत्य बोला ज्याला मी सत्य बोलण्याचा उपवास म्हणतो आणि स्वतःशी प्रामाणिक राहीन आणि तुमच्या प्रत्येक कृतीतून दुसऱ्यांना प्रामाणिकपणा दाखवीन अशी प्रतिज्ञा करा प्रत्येक वेळी तुम्ही योग्य गोष्टी करण्यात अपयशी होता तेव्हा तुम्ही चुकीच्या गोष्टीसाठी इंधन पुरवत असता प्रत्येक वेळा जेव्हा तुम्ही सत्य बोलत नाही तेव्हा तुम्ही असत्य बोलण्याची सवय लावून घेता जेव्हा तुम्ही एखाद्याला आश्वासन देता की तुम्ही एखादी गोष्ट कराल तेव्हा ती नक्की करा नुसतेच बोलणे पण कृती नाही असे होण्यापेक्षा शब्दाला जागणारा माणूस व्हा मदर तेरेसांनी म्हणल्याप्रमाणे कमी बोला कारण प्रवचनाचे व्यासपीठ ही सभेची जागा नाही मग काय कराल मग ते कृतीतून दर्शवा एखादा कुंचा घेऊन एखाद्याचे घर साफ करा असे म्हणणे पुरेसे आहे मंत्र सातवा भूतकाळाचा आनंद करा प्रत्येक सेकंदाला तुम्ही जेव्हा भूतकाळात पाहता तेव्हा काळ तुम्ही भविष्यकाळातून वजा करता तुम्ही तुमचे लक्ष तुमच्या समस्यावर केंद्रित करण्याचा प्रत्येक मिनिट त्याचे उत्तर शोधणाऱ्या वेळातून खर्च होतो तुमच्या इच्छेप्रमाणे तुमच्या आयुष्यात कधीही न घडलेल्या गोष्टीवर विचार करण्यात लागणारा वेळ हा तुमच्या आयुष्यात घडू पाहणाऱ्या गोष्टीमध्ये अडथळे आणतो हे जर सत्य आहे तर त्या घटना तुम्हाला दुसऱ्यांदा अनुभवायच्या नसल्यास दिवसभरात तुम्ही जो विचार करता ते तुम्ही होता मग भूतकाळात घडलेल्या घटना किंवा चुकांची काळजी करण्यात काहीच अर्थ नाही त्यापेक्षा भूतकाळातल्या घटनांमधून काही शिकायला मिळाले तर त्याचा वापर नवीन स्तरावर अधिक माहितीसाठी आणि ज्ञानासाठी करा आयुष्यातली सगळ्यात मोठी पिचेहाट ही सगळ्यात मोठी संधी दर्शवते प्राचीन विचारवंत युरिपिड्स म्हणतात दुर्भाग्यात एक चांगला बदल घडण्याची उत्तम शक्यता असते जर तुमच्या जीवनात तुमच्या योग्य वाटणीपेक्षाही जास्त अडथळे किंवा अडचणी तुम्ही भोगल्या असतील तर हे अडथळे पार करताना केलेल्या प्रयत्नांनी मिळालेल्या कौशल्यामुळे कदाचित एक महान ध्येय साध्य करण्यासाठी तुम्ही तयार होत असतात जीवनातले हे धडे तुम्ही भविष्यकांच्या विकासाचे इंधन म्हणून वापरा हे लक्षात ठेवा की सुखी माणसांनी सुद्धा दुःखी इतकंच प्रतिकूलता अनुभवली आहे यामध्ये त्यांचे वेगळेपण असे आहे की त्यांचे अनुभव किंवा आठवणी त्यांनी चांगल्या प्रकारे जाणीवपूर्वक त्यांचे आयुष्य समृद्ध करण्यासाठी वापरले आहेत जर तुम्ही दुसऱ्यांपेक्षा जास्त अयशस्वी ठरले असाल तर असे समजा की तुम्ही दुसऱ्यांपेक्षा जास्त परिपूर्ण आयुष्य जगण्याची शक्यता आहे जे जास्त संधी घेतात व जास्त धाडस करतात आणि दुसऱ्यांपेक्षा जास्त कृती करतात त्यांना अर्थातच जास्त अपयशाचा अनुभव येतो पण वैयक्तिकरित्या मी स्वतः कधी न प्रयत्न करण्यापेक्षा काहीतरी कृती करून अपयशाला धाडसाने सामोरे जाणे पसंत करीन मी माझे उर्वरित आयुष्य सुरक्षित आणि सुखसुविधांनी युक्त असे जगण्यापेक्षा माझ्या मानवी नातेसंबंधांच्या कक्षा रुंदावण्यात आणि अशक्य गोष्टी शक्य करण्याच्या प्रयत्नात घालवीन यशस्वी जीवनाचे हे खरे सार आहे हिरोडोट्स यांनी सुज्ञपणे म्हणल्याप्रमाणे काहीतरी अघटित घडेल या भीतीने काहीही कृती न करण्यापेक्षा अर्ध्या पताकांना कारणीभूत होण्याचे धाडस करणे चांगले किंवा बुकरटी वॉशिंग्टन यांनी म्हटल्याप्रमाणे यश एखाद्या व्यक्तीच्या सामाजिक दर्जाच्या उंचीवर मोजायचे नसते तर त्या पदापर्यंत पोचण्यास यशस्वी होण्याचे अडथळे त्याने कसे पार केले त्यावरून ते मोजायचे असते सूत्र आठवे दिवस चांगल्या रीतीने सुरू करा तुम्ही दिवसाची सुरुवात कशा पद्धतीने करता त्यावरून तो तुम्ही दिवस कसा घालवाल हे निश्चित होते आपण जागे झाल्यानंतरच्या पहिल्या तीस मिनिटांना मी प्लॅटिनम थर्टी म्हणतो कारण तुमच्या दिवसाचे ते खरोखरच मौल्यवान क्षण आहेत आणि त्यानंतरच्या प्रत्येक मिनिटाच्या दर्जावर त्यांचा गंभीररित्या प्रभाव पडतो या अतिशय महत्वाच्या वेळात फक्त पवित्र विचार मनात आणायचे आणि चांगल्या गोष्टीवर कृती करण्याचे चातुर्य आणि स्वयंशिस्त तुमच्याकडे असेल तर तुमचे दिवस आश्चर्यकारकरीत्या चांगल्या प्रकारे उलगडले गेल्याचे तुमच्या लक्षात येईल नुकतेच मी माझ्या दोन्ही लहान मुलांना आयमेक्सच्या एव्हरेस्ट सिनेमाला घेऊन गेलो होतो चित्तथरारक कल्पनाशक्ती व सामर्थ्यवान आणि शक्तिशाली कृती तर होत्यातच पण त्याहीपेक्षा एक मुद्दा माझ्या मनात ठाण मांडून बसला पर्वतारोहण करणाऱ्यांना शिखराचे मोजमाप करण्यासाठी एक चांगली छावणी तळाशी असणे जरुरीचे होते डोंगराच्या पायथ्याशी विश्रांतीसाठी ताजेतवाने होण्यासाठी आश्रयस्थान नसते तर शिखरावर पोहोचणे त्यांना अशक्य होते ज्यावेळी ते दुसऱ्या छावणीपर्यंत पोहोचत तेव्हा ते परत काही आठवड्याकरिता स्वतःला चैतन्य देण्यासाठी नव्याने कार्यरत होण्यासाठी पायथ्याशी असलेल्या छावणी देत तेव्हा ते तिसऱ्या क्रमांकाच्या छावणीपर्यंत पोहोचत तेव्हा ते चौथ्या क्रमांकाच्या छावणीत जाण्याची तयारी करण्यासाठी पायथ्याशी असलेल्या छावणीत माघारी पडतात चौथ्या क्रमांकाच्या छावणीत पोचल्यानंतर सर्वात शेवटचे शिखर गाठण्याआधी ते परत पायथ्याशी असलेल्या छावणीत परतत याचप्रमाणे माझ्या मतानुसार आपल्यातल्या प्रत्येकाने स्वतःचे वैयक्तिक शिखर गाठण्यासाठी आणि जीवनातील रोजची आव्हाने पेलण्यासाठी प्लॅटिनम थर्टीच्या वेळात आपल्या तळाशी असलेल्या छावणीला परत भेट द्यावी आपल्या जीवित कार्याशी जोडणाऱ्या ठिकाणी आपण सर्वांनी जाण्याची गरज आहे तेथे आपल्याला नवसंजीवनी मिळेल आणि महत्वाच्या कार्यावर आपण लक्ष केंद्रित करू शकू मी माझ्या स्वतःच्या जीवनात सकाळची एक परिणामकारक आचार पद्धती विकसित केली आहे ज्यामुळे माझ्या दिवसाची सुरुवात आनंदात आणि शांततेत होते सकाळी जागे झाल्यावर मी छोटीशी जागा माझ्या स्वतःसाठी बनवली आहे त्या माझ्या वैयक्तिक आश्रयस्थानाकडे कूच करतो जेथे मी कुठल्याही अडथळ्याशिवाय माझ्यात नऊ चैतन्य आणण्याचे कार्य करण्याचा सराव करतो नंतर पंधरा मिनिटे माझ्या आयुष्यातल्या सगळ्या चांगल्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी शांतपणे मनन करतो आणि माझा दिवस मी अपेक्षिल्याप्रमाणे कसा उलगडेल याचे काल्पनिक चित्र डोळ्यापुढे आणतो त्यानंतर ज्ञानभंडारांच्या साह्यातून आपण जगत असलेल्या धगधकीच्या जीवनात सहजगत्या विसरल्या जाणाऱ्या यशस्वी जीवनाच्या शाश्वत सूत्रांनी समृद्ध असे पुस्तक मी काढतो उदाहरणार्थ रोमन विचारवंत मार्क्स एर्युएलचे meditations the autobiography of Benjamin Franklin Henry David थोरेचे वॉल्डन या पुस्तकांचा त्यात समावेश आहे हे धडे मला मोजक्या महत्वाच्या कार्यात केंद्रबिंदूवर ठेवतात आणि माझा दिवस योग्य मार्गाने घालवण्यासाठी मदत करतात जे ज्ञान मी पहाटेच्या किमती वेळात वाचून मिळवतो ते ज्ञान उरलेल्या दिवसातल्या प्रत्येक मिनिटात माझ्या मनावर बिंबवले जाते आणि प्रकाशमान करते म्हणून दिवसाची सुरुवात चांगल्या रीतीने करा तुम्ही पूर्वीसारखे राहणार नाही सूत्र नववी नाही म्हणायला शिका जेव्हा तुमच्या जीवनातली प्राधान्य स्पष्ट नसतात तेव्हा प्रत्येक मागणीला हो म्हणणे सोपे असते जेव्हा तुमच्या जीवनात भविष्यातली प्रेरणादायक आणि समृद्ध दूरदृष्टी मार्गदर्शन करत नसते त्यावेळी अंतिम परिणामाची स्पष्ट प्रतिमा हेतू परस्पर काम करण्यास मदत करेल तेव्हा तुमच्या आजूबाजूच्या लोकांना तुम्हाला कृती करण्याचा हुकूम देणे जड जाणार नाही मी leadership wisdom from the monk who sold his फेरारीमध्ये लिहिल्याप्रमाणे जर तुमची प्राधान्ये तुमच्या आराखड्यात योजनाबद्ध केली नसतील तर दुसऱ्यांची प्राधान्य तुमच्या आराखड्यात समाविष्ट होतील त्यावर तोडगा म्हणजे तुमच्या जीवनातली सर्वोच्च ध्येय स्पष्ट असली पाहिजेत आणि मग योग्य वेळेला नाही म्हणायला शिका चीनी संत चॉंगजू यांनी एका महाराजासाठी भट्टीत तलवार बनवणाऱ्या माणसांची गोष्ट सांगितली आहे अगदी नव्वदीतले त्यांचे नैपुण्य आणि अचूकपणा वादातीत होते तो कितीही घाईगर्दीत असला तरी त्यांच्या हातून छोट्यात छोटी गोष्ट सुद्धा निष्ठायची नाही एक दिवस महाराजांनी त्या वृद्ध माणसाला विचारले हे कौशल्य तुझ्या अंगी नैसर्गिकरित्या आले आहे का हा लक्षणीय परिणाम साधण्यासाठी तू काही विशिष्ट तंत्र वापरतोस अत्यावश्यक गोष्टीवर एकाग्रता करणे तलवार तयार करणारा माणूस उत्तरला मी जेव्हा एकवीस वर्षाचा होतो तेव्हापासून मी तलवार बनवत आहे मी दुसऱ्या कुठल्याच गोष्टींचा विचार करत नाही जर एखाद्या गोष्टीत तलवार नसेल तर मी त्या गोष्टीत लक्ष घालत नाही तलवार बनवणे हे माझे उद्दिष्ट आहे माझी सर्व ऊर्जा अन्य कामासाठी न वापरता मी ती राखून ठेवतो आणि माझ्या कलेत वापरतो हे माझ्या नैपुण्याचे रहस्य आहे जे लोक जास्त कार्यक्षम असतात ते त्यांच्या श्रेष्ठत्वाच्या क्षेत्रात एकाग्रता आणतात म्हणजेच ते ज्या कामात उत्तम गोष्टी करू शकतात आणि जीवनात प्रगती करणाऱ्या जास्तीत जास्त परिणाम साधणाऱ्या गोष्टीवर एकाग्र करतात महत्वाच्या गोष्टीमध्ये ते इतके गुंतलेले असतात की त्यांचे चित्त विचलित करणाऱ्या कमी योग्यतेच्या गोष्टींना नाही म्हणायला त्यांना सोपे जाते बास्केटबॉल खेळाच्या इतिहासातला अतिउत्तम खेळाडू मायकल जॉर्डन यांनी त्यांच्या करारनामाच्या वाटाघाटी केल्या नाहीत त्यांचे गणवेश तयार केले नाहीत किंवा त्यांच्या प्रवासाचे वेळापत्रक आखले नाही त्यांनी त्याचे लक्ष ते ज्या गोष्टी उत्तम करू शकतात त्यावर एकाग्र केले ते म्हणजे बास्केटबॉल आणि बाकीच्या सर्व गोष्टी त्यांनी नेमलेल्या त्यांच्या प्रतिनिधीवर सोपवल्या जॅक वदक लुईस आर्मस्ट्रॉंग यांनी त्यांचा वेळ त्यांच्या कार्यक्रमाची तिकिटे विकण्यात आणि प्रेक्षकांसाठी खुर्च्या लावण्यात घालविला नाही त्यांनी त्यांच्या अलौकिक बुद्धिमत्तेवर एकाग्रता केली तुतारी वाजवणाऱ्या कलेवर मन एकाग्र केले अनावश्यक गोष्टींना नाही म्हणायला शिकले तर आपण जसे जगत असतो त्यात खरोखरी सुधारणा करण्याचे सामर्थ्य मिळते ज्याच्यावर आपण स्वतःला वाहून घेण्यासाठी जास्त वेळ देऊ शकतो आणि तुमचा वारसा जो तुम्हाला माहिती आहे की तुम्ही मागे ठेवून जाणार आहात तो वारसा मागे सोडायला मदत होते सूत्र दहावे आठवड्यातील एक दिवस ईश्वरी चिंतनात घालवावा प्राचीन काळात ईश्वरी चिंतनासाठी म्हणून आठवड्यातील सातवा दिवस ओळखला जायचा हा दिवस नेहमी दुर्लक्षलेली पण आयुष्यातील महत्वाची कामे करण्यासाठी राखून ठेवलेला असायचा ज्यामध्ये आपल्या कुटुंबाबरोबरचा वेळ आणि स्वतःमध्ये नवचैतन आणण्यासाठी व मनन चिंतन करण्यासाठी राखून ठेवलेला असायचा कष्टाळू माणसांना त्यांच्यात नवचैतन्य आणायचे आणि समाधानी आयुष्य जगण्याची संधी हा दिवस देतो पण जशी आयुष्याची गती वाढली जास्त कार्यक्रमांनी माणसांच्या एकाग्रतेशी स्पर्धा करायला सुरुवात केली आणि त्यातून येणारे वैयक्तिक फायदे पाहून ही सुंदर पद्धत काळाच्या ओघात हरवली तणाव ही काही वाईट गोष्ट नाही पुष्कळ वेळेला ती आपल्याला उत्तमरित्या काम करण्यास मदत करते आपल्या कक्षेबाहेर रुंदावते आणि आपल्याला आश्चर्यचकित करतील अशा गोष्टी साध्य करण्यास मदत करते कुठल्याही उत्तम धावपटूला विचारा खरी समस्या ही आहे की जागतिक चिंतेच्या या युगात तणावापासून आपल्याला हवी तेवढी मुक्तता मिळत नाही म्हणून तुमच्यात नवचैतन्य आणण्यासाठी आणि तुमच्या अंतरात्म्याला पोचण्यासाठी आठवड्यातील काही काळ शांततेसाठी आणि ईश्वर चिंतनासाठी द्या आयुष्यातील छोटे छोटे आनंद तुमचे जीवन गुंतागुंतीचे झाल्यामुळे आणि तुम्ही कामात जास्त वेग्र झाल्यामुळे जे तुम्हाला सोडून गेले आहेत ते तुम्हाला परत मिळतील ही अतिशय छोटी कार्यपद्धती तुमच्या आठवड्यात समाविष्ट केल्यामुळे तुमचा तणाव कमी होण्यास तुम्ही जास्त कार्यकुशल होण्यास आणि तुमच्या जीवनातल्या प्रत्येक भूमिकेत तुम्ही आनंद राहण्यास मदत होईल आठवड्यातल्या विश्रांतीसाठी किंवा चिंतनासाठी तुम्ही एक पूर्ण दिवस दिला पाहिजे असे नाही तुम्हाला काही तासही पुरतील कदाचित रविवारच्या शांत सकाळी ज्या गोष्टी करायला तुम्हाला जास्त आवडतील त्या कारणासाठी वेळ खर्च करा तुमच्या आवडत्या पुस्तकाच्या दुकानात वेळ खर्च करा सूर्योदय होताना पहा समुद्रकिनारी फिरायला जा तुमची नोंद होईल या यासारख्या कल्पना या प्रकारात मोडतात तुम्हाला जास्त आवडणाऱ्या गोष्टी करण्यासाठी तुमच्या आयुष्याचा आराखडा तयार करण्यासाठी आणि प्रगतीसाठी ही सर्वात पहिली पायरी आहे आठवड्यातला हा एक ईश्वर चिंतनाचा दिवस तुमच्या आयुष्यातला अत्यावश्यक घटक आहे आणि त्यायोगे तुम्ही काय साधण्याचा प्रयत्न करत आहात हे दुसऱ्यांना कळले नाही तरी लक्ष देऊ नका तुमच्या स्वतःसाठी हे करा तुमची तेवढी योग्यता आहे थोरेने म्हटल्याप्रमाणे जेव्हा एखादा माणूस आपल्या स्वभावताच्या गतीशी सामर्थ्य साधत नाही तेव्हा तो वेगळेच ढोल ऐकत असावा तो जे संगतीत ऐकतो आहे त्यावर त्याला पदन्यास करून द्या मग त्याचे प्रमाण काही का असेना किंवा तो कितीही का दूर असेना मित्रांनो हा व्हिडिओ नक्की शेअर करा ज्यांना वाचनाची खरंच आवड आहे हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि ज्यांनी अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलवर क्लिक करून घ्या ज्यामुळे तुम्हाला नवीन ऑडिओ बुक अपलोड करेल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येत राहील